घेई घेई घेई माझे माझे वाचे घेई घेई घे माझे वाचे ओ घेई घेई घेई घेई माझे वाचे ओ घेई घेई घेई विठोबाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे घे घे डोळे तुम्ही घ्या रे सुख डोळे तुम्ही घ्या रे सुख डोळे तुम्ही घ्या रे सुख डोळे तुम्ही घ्या रे सुख डोळे तुम्ही घ्या रे सुख पा पहा विठोबाचे मुख पहा विठोबाचे मुख घे घे घे घे माझे वाचे ओ घे घे घे घे माझे वाचे घे घे घे घे माझे वाचे आई कारे कान तुम्ही आई कारे कान तुम्ही आई कारे कान आई कार सने सद साग मर धनी धनी जा धनी साधनी मद गम गम तुम्ही आई करे कान तुम्ही आई करे कान माझ्या विठोबाचे विठोबाचे गुण माझ्या वाजे गुण माझ्या वाजे गुण घे गे घेई माझे वाचे मनाते थे मना गमव गामा प्रसानी राहे विठोबाचे विठोबाचे पायी राहे विठोबाचे पायी राहे विठोबाचे पायी गे गे माझे वाचे ओ